श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय एकतीसावा यादवांचा गर्व मारुतीने नष्ट केला नारद हे अनेक ऋषींचे गुरु व्यास वाल्मिकी ध्रुव व प्रल्हाद यांना त्यांनीच उपदेश केला ते सर्वत्र संचार करीत असतात त्यांनी दक्षिणेस तीर्थयात्रा चालली होती आणि ते रामेश्वरी आले रामभक्त मारुती तेथे रामाचे ध्यान करीत होता नारद येत आहेत असे त्याला मनोमन कळले त्याने ध्यान ध्यान उतरवून नारदांचे स्वागत केले त्यांची प्रेमाने भेट घेतली नंतर मारुती व नारद प्रेमाने हरिभक्तीच्या गोष्टी करीत बसले नारदाने विचारले हनुमंता तुझी कालक्रमणा कशी काय चालली आहे मारुती म्हणाला मी येथे रामचिंतन करीत त्यांचे चरित्र आठवीत त्यांच्याच नामात व ध्यानात असतो नारद म्हणाले रामचरित्रात मन मग्न असेल तर आणखी काय हवे आणि रामेश्वर तीर्थही श्रेष्ठ आहे तरीही पृथ्वी अन्य तीर्थांचेही दर्शन घ्यावे तेथेही संचार करावा नारदांचे म्हणणे मारुतीने मान्य केले तो तीर्थे पाहण्यासाठी भारतभर संचार करण्यास तयार झाला नारद तेथून निघाले व उत्तरेकडे आणि पश्चिमेकडे वळून द्वारकेत गेले कृष्णाला भेटून ते म्हणाले श्रीकृष्णा रामेश्वरी रामभक्त मारुती भेटला त्याला मी इतर तीर्थही पाहायला माग सांगितले आहे त्याप्रमाणे संचार करीत तो इथेही येईल कृष्णाला आता रामभक्त केव्हा येईल असे झाले भगवंतालाही उत्खंत असते ती भक्ताच्या भेटीची मारुती काही काळाने फिरता फिरता द्वारकेजवळ आला गोमती नदीत स्नान करून त्याने द्वारकानगरीबद्दल आपले कुतूहल ऋषीजवळ बोलून दाखवले ऋषी म्हणाले या नगरीचे नाव द्वारावती किंवा दवारिका असे आहे तेथे विष्णूचा पूर्णावतार भगवान श्रीकृष्ण याचा निवास आहे तेथे कोट्यवादी यादव राहतात या गोमती नदीच्या पलीकडे चक्रतीर्थ आहे त्या तीर्थात जे देह ठेवतात किंवा ज्यांच्या पश्चात अस्थिचे येथे विसर्जन होते त्यातून चक्रे निर्माण होतात त्या जीवांना येथे उत्तम गती मिळते मारुतीने ऋषीना नमस्कार केला द्वारकेभोवती एक महावन होते त्यात तो शिरला तेथील वृक्षांची फळे भक्षण करून त्याने भूक भागवली आणि त्याच्या भाराने फांद्या मोडून पडत होत्या त्याच्यामुळे वनात नासधूस होऊ लागली वनरक्षक आले त्याला दरडावून ते घालवून देऊ लागले श्रीहरीला जर हे कळले तर तो तुला शासन करील असे ते म्हणाले तेव्हा मारुती म्हणाला कोण श्रीहरी ते म्हणाले विष्णूचा पूर्णावतार आहे तो त्याचा भाऊ बलराम तर फारच बलिष्ठ आहे मारुती म्हणाला मी फक्त सीतापती रामचंद्र प्रभूंना ओळखतो हा दुसरा बलराम कोण श्रीहरी कोण असे म्हणून तो रामाचे चरित्र सांगू लागला पण वनरक्षकांनी रामाला वडिलांनी रानात घालवून दिले त्याची पत्नी रावणाने पळून नेली वगैरे दोष सांगण्यास सुरुवात केली वृक्षांना वेड्यासारख्या मिठ्या मारित होता तोच रामप्रभू तुझा प्रभू ना तसा रडका राम इथे नाही द्वारकेतला राम फार उग्र आहे मारुती क्रुद्ध झाला त्याने प्रचंड रूप धारण केले मोठ्याने भूतकार केला शेपू टापटून रक्षकांना भेडसावले द्वारका समुद्रात बुडून टाकेन असे म्हणाला वनरक्षक घाबरून पळाले त्यांना वाटले हा मारुती म्हणजे द्वारकेवर नवीनच संकट आले आहे कृष्णाला त्यावेळी यादव मंडळी सभेत विचारित होती कृष्णा तुझे ध्यान योगी व भक्त करतात पण तू कोणाचे ध्यान करतोस कृष्ण सांगत होता मी माझ्या सर्व भक्तांचे ध्यान करतो त्यांच्या दिव्य मूर्ती मी देवघरात स्थापन केलेल्या आहेत त्याने यादवांना खरोखरच भक्तांच्या मूर्ती दाखवल्या परत तो यादव सभेत गेला तोपर्यंत वनरक्षक तेथे पोचले त्यांनी कृष्णाला सांगितले कृष्ण महाराज द्वारकेजवळच्या उपवनात रामनाम घेणारा एक वानर आलेला आहे तो वृक्षांची नासधूस करीत आहे त्याला बलरामाचा व तुमचा धाक घातला पण तो म्हणतो अयोध्येचा राजा सीतापती रामचंद्र यांनाच फक्त मी मानतो दुसरा कुठला राम आहे मी त्याला मानित नाही त्याने एवढे मोठे रूप धारण केले आहे की आम्ही घाबरून पळून आलो बलराम महाराजांनी बलराम हे नाव आता टाकून द्यावे वानर त्यांना मारील कृष्णाला आश्चर्य वाटले एका वानराला एवढे शूर रक्षक कसे काय घाबरले रक्षकांनी सांगितले त्या वानराचा देहच एखाद्या टेकाळासारखा आहे आम्ही त्याच्यापुढे चिलटासारखे ठरू कृष्णाने विचार केला गरुडाचा गर्व हरण करण्याची चांगली संधी आहे गरुडाच्या बळाची प्रशंसा करून तो म्हणाला वैनतया तू त्या वानराला पकडून आण वाटल्यास सैन्य घे बरोबर थोडेसे गरुड गर्वाने म्हणाला मी एकटाच जातो सैन्य कशाला पडते आव्हाळही तोलून धरणारा मी मला त्या यत्किंचित वानराला वानरावर पाठवता म्हणजे आश्चर्यच आहे गरुड उपवनात गेला मारुतीला त्याने रागाने म्हटले ए माकडा तू वनाचा विध्वंस का करत आहेस रक्षकांना त्रास का दिलास चल मी येतो नाहीतर माझ्याशी गाठ आहे मारुती म्हणाला अरे पाखरा तू कोण कोणाचा सेवक मी तुझे का ऐकावे गरुड म्हणाला मी पक्षीराज गरुड आहे माझा पराक्रम तुला माहीत नाही मला घाबरून शेषनाग पातळात जाऊन बसलेला असून अमृत हरण करताना मी इंद्रासकट सर्व देवांचा पराभव केला होता मारुती म्हणाला आत्मस्तुतीने मूर्खपणाच प्रगट होतो गुरुडाने ते वाक्य ऐकताच मारुतीवर वेगाने झडप घातली चोचीने मारुतीच्या तोंडावर व अंगावर प्रहार केले पण हत्तीला फुलाचा मार जसा लागत नाही तसे त्या प्रहारांचे मारुतीला काहीच वाटले नाही त्याने गरुडाचे पाय पकडून त्याला दूर भिरकावले व गरुडाच्या डोळ्यापुढे अंधारी आली तो समुद्रात पडला पाण्यात त्याचा जीव घाबरा झाला तो कसाबसा तिथून उडाला जवळ द्वारकेत कृष्णापुढे जाऊन भूमीवर पडला प्राण कंठात आणून त्याने कृष्णाला म्हटले स्वामी परस्पर एका वानराकडून मला धडा शिकवलात माझा सर्व बलाचा गर्व नाहीसा झाला आहे आपण स्वतः शिक्षा केली असती तरी बरे झाले असतील कृष्णा आश्चर्य दाखवत म्हणाला तू खोटे नाटक करतोस की काय वानर केव्हाच मेला असेल गरुड काकुळतेने म्हणाला स्वामी मी खरेच सांगतो तो वानर महाकाय आहे त्याचे बल अपरिमित आहे द्वारका नगरच तो सागरात बुडवू शकेल तिथे माझी काय कथा बलराम रागावला होता नारद तेथे होते ते म्हणाले खरेच बलरामाने आता दुसरे काहीतरी नाव घ्यावे त्यामुळे तर तो जास्तच भडकला प्रद्युम्न तेथे उभाच होता तो म्हणाला त्या वांदळाचा समाचार मी घेतो पहा अनेक यादव वीरांसह प्रद्युम्न मारुतीवर चाल करून गेला त्याने मारुतीवर हजारो बाण टाकले त्याने त्या बाणांना मुळीच जुमानले नाही मग त्याने वृक्षावर बसून आपले पुच्छ जमिनीपर्यंत ला लांबत सो लोंबत सोडले यादव ते पुच्छ धरून ओढू लागले तेव्हा आपले पुच्छ फारच लांब करून मारुतीने यादवांना एकदम जोराने शेपटीने घरा घराघरा फिरून समुद्रात बुडवले वारंवार तो पुच्छ पाण्यात बुडवी आणि यादव कासावीस होत त्यांची अशी अवस्था करून मारुतीने त्यांना आपल्या पुच्छानेच द्वारकेपर्यंत नेऊन सोडले ते सर्व पाण्याने चिंब झालेले थंडीने कुडकुडत कृष्णासमोर आले प्रद्युम्नाचा गर्व नष्ट झाला होता कृष्णाने नारदाने विचारले आता मारुतीचे पारिपत्य करायला कोणाला पाठवावे नारद कृष्णाला व बलरामाला म्हणाले अहो शेष नारायण मारुती हा अकरावा रुद्र आहे तो रामाचा एकनिष्ठ भक्त आहे बलराम या नावातले राम हे नावही त्याला दुसऱ्या माणसाने धारण केले म्हणून आवडत नाही बलराम म्हणाला नारद मुने याचे कारण काय ते मला माहीत नाही कृष्णाला कळत असेल नारद म्हणाले कृष्णा तूच तारातील राम आहेस पण चक्र गदा इत्यादी आयुधे धारण करणारे तुझे रूप हनुमंताला प्रिय नाही धनुर्धारी द्विभुज रामचंद्राच्या रूपात तू त्याला दर्शन दिलेस तर त्याला आनंद होईल कृष्णाने मग कोदंडधारी रामाचे रूप घेतले बलरामाला त्याने लक्ष्मणाचे रूप दिले चक्र हेच शत्रुघ्न रूपाने उभे राहिले शंख हाच भरत झाला आता सीतेचे रूप धारण करायचे होते ते कोण धारण करील नारदानी सत्यभामेचे नाव सुचवले यादवानी सत्यभामेला जाऊन सांगितले श्रीकृष्णाने रामभक्त हनुमंतासाठी रामचंद्र प्रभूंचे रूप घेतले असून बलराम हाच लक्ष्मण चक्र हेच शत्रुघ्न शंख हाच भरत झालाय सीतेचे रूप धारण करायचे ते तुझ्यासारख्या श्रेष्ठ कृष्णपतीनेच करावे सत्यभामेला आपला हा गौरव झाला असे वाटले तिने अनेक प्रकारची वस्त्रे व भूषणे बदलून सीतेसारखे रूप आणण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ मग यादव रुक्मिणीकडे गेले तिलाही तसेच सांगितले कृष्णाची तशी इच्छा आहे असे कळतात ती जागच्या जागीच सीतेसारखी दिसू लागली ती सभेत आली तेव्हा सीता चाली असे वाटून सर्वजण पाहतच राहिले कृष्ण म्हणाला मारुतीला आपण रामरूपात दर्शन देऊ पण त्याला आदाराने आदराने बोलावून कोण आणेल अक्रूर व उद्धव हे न भिणारे कृष्ण भक्त त्यांनी मारुतीला बोलावून आणण्याचे मान्य केले गरुडाने दूर अंतरावरून हनुमंत कोठे बसला आहे ते दाखवले उद्धव व अक्रूर शांतपणे उपवनात शिरले मारुतीपुढे जाऊन त्यांनी त्याला नमस्कार केला मारुतीने त्यांचे सौजन्य व शुद्ध भाव ओळखला त्यानेही नमस्कार केला मग उद्धव म्हणाला हनुमंता अयोध्यापती प्रभू रामचंद्र आपल्यासाठी द्वारकेत आले आहेत लक्ष्मण भरत शत्रुघ्न व सीतामाई यासह थांबले आहे तुला भेटायला ते फार उत्सुक आहेत तेव्हा मारुती वृक्षावरून खाली उतरला मला आता जराही धीर निघत नाही चला लवकर माझे स्वामी कोठे आहेत असे म्हणून तो निघाला मारुतीच्या समाधानासाठी पूर्णावतारे कृष्णाने द्वारकानगरी ही मारुतीला अयोध्या वाटेल असे परिवर्तन आपल्या योगमायेने घडवून आणले नगरवासी जण रामगुणाचे वर्णन करीत होते यादवांच्या सभेत कृष्ण रामरूपात बसला होता शेजारी सीता भरत लक्ष्मण शत्रुघ्न उभे होते यादव सभाजन अयोध्यवासी दिसत होते अक्रूर उद्धव व हनुमंत सभेत आले रामदर्शन होताच मारुती पुढे धावला त्याच्या पाया पडून आनंदाने रडू लागला कृष्णाने त्याला एकदा राम व पुन्हा कृष्ण असे दोन्ही रूपात दर्शन देऊन त्याचे समाधान केले आपला हा पूर्णावतार त्याला समजावून सांगितला मग रामरूपातच कृष्णाने मारुतीला आपल्याजवळ बसून रुक्मिणीच्या सदनात भोजन केले सीतेच्या रूपात रुक्मिणी वाढू लागली कृष्ण मारुतीला म्हणाला माझ्या या अवतारात मी अर्जुनाचा सारथे होऊन दैत्यांचा संहार करणार आहे तू त्यांच्या रथावर ध्वजस्तंभाशी बसून शत्रूंना भय उत्पन्न कर दैत्यनाशाच्या कामी तुझेही सहकार्य मिळाले तर फार उत्तम होईल हनुमंताला ते ऐकून फार आनंद झाला त्याने नंतर आनंदाने पुनश्च एकदा रामचरणाचे पूजन केले नारद त्याला म्हणाले अंजनेया आता आपण भारतात संचार करू इतर तीर्थे पाहूया ते दोघे तीर्थयात्रेला निघून गेले चिरंजीव हनुमंत भगवंताचा ज्ञानी एकनिष्ठ भक्त आणि भक्तिवर्गाचे श्रेष्ठ गुरु देवर्षी नारद त्यांचे ज्यांना एकत्र दर्शन होईल त्यांचे भाग्य काय वर्णावे अध्याय एकतीस समाप्त श्रीकृष्णार्पणमस्तू